हे तर गीत कुठं वाजवलं गेलं सांगितलं तर आपल्याला नवलच वाटेल संसदेमध्ये लोकांसमोर तंबोरे तबले जुळवून व्यवस्थितपणे देशरागामध्ये मुरक्या वगैरे मारून आवाज चांगला तापवत असं हे गायला गेलेलं गीत आपण वंदे मातरमला राष्ट्रगीताच्या बरोबरीने राजकीय अधिकृत दर्जा देऊन सुद्धा आपण त्याला एक गीत प्रकार म्हणून ट्रीट करतो अजून कारण ही घटना एकोणीसशे सत्त्याण्णव सालचं हे जे गीत ऐकलं हे एकोणीसशे सत्त्याण्णव साली असं गायलं गेलेलं आहे आता त्याच्याही पुढचं एक ऐकवतो त्याही मध्ये तुमच्या असं ध्यानात दिली काही नाही आम्ही त्याला गीत प्रकार मानतो होताच मग त्याच्या वेगवेगळ्या रचना करून मग माझं म्हणणं असं की ठीक आहे एखाद्या संस्कृतीने जर एखादा निर्णय घेतला ना तर शास्त्रात रूढीर बली म्हणतात ना त्याप्रमाणे शेवटी निर्णय मान्य करायचा असतो इतिहासाला तो निर्णय मान्य करायला लागतो मग तो निर्णय घेतल्यानंतर त्यातून जे चांगलं ते तरी आम्हाला द्या माझं म्हणणं असं की ठीक आहे तुम्ही असं ठरवलं की हे राष्ट्रगीत म्हणजे एक सुंदर गीत म्हणून वापरायचं आहे मग भरपूर टोनल कलर परिणाम वगैरे असं मिळून तरी आम्हाला काहीतरी द्या त्याच्या आधलं मधलं देऊ नका कारण हे प्रतारणा आहे ही संगीताशी पण प्रतारणा आहे राष्ट्रगीताच्या कल्पनेशी पण प्रतारणा आहे आणि आम्हाला काही कळत नाही असं धरून तुम्ही सगळं करताय असं वाटतं सगळ्यात अपमान म्हणजे आपल्याला कोणी म्हटलं की तुला काही कळत नाही असं असतं की नाही तर संगीतकार आपल्याला खरं म्हणजे ह्यातून असं म्हणतायत तुम्हाला काही कळत नाही आम्ही जे गातो ते सगळं तुम्ही घ्या म्हणून आता हे जे व्हर्जन आहे हे मी सांगायला नको आपल्याला भीमसेन जोशी गायलेले ते मग देश राग वगैरे असं घेऊन काय याचा अर्थ होतो याचा काही अर्थ निघत नाही याचा संगीताचाही अर्थ निघत नाही गीताचाही अर्थ निघत नाही या घटनेचाच काही अर्थ निघत नाही माझ्या दृष्टीने पण याचा अर्थ लावता येतो की अशा अर्थहीन घटना का घडू शकतात कारण काही गोष्टींच्या बाबत आपण खरोखर नीट विचार करून काही केलं पाहिजे हे आपण मानत नाही आहोत संस्कृती ही गोष्ट कोणी येऊन टपली मारून जावं अशी झालेली आहे आणि संगीताच्या बाबतीत असं फार होत आहे आणि म्हणून आपल्याला असा विचार सांगायला पाहिजे पुढे की नाही आम्ही आम्हाला हे पटत नाही आहे किंवा तुम्ही आम्हाला असं देणार असाल तर मग निदान हे पाहिजे आणखीन एक आता एक रूपांतर आहे का